दशक सातवा समास सहावा बद्धमुक्त निरूपण श्रीराम अद्वैत ब्रह्मनिरोपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे श्रीराम परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे पुन्हा संसारास न यावे चंचळपणे सर्वथा श्रीराम कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख म्हणवनी तोची तेची एक होऊन असावे श्रीराम ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुके ना की श्रीराम मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते श्रीराम प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येर झारा पायी लावनिया दोरा कीटक जैसा श्रीराम उपदेशकाळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे आप पर ऐसे जाले पाहिजे श्रीराम ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे ब्रह्म होऊन संसार करणे ही ही विपरीत दिसे श्रीराम जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला ऐसे ज्ञान मजे मजला प्रशस्त न वटे श्रीराम ब्रह्मची होऊन जावे का ते संसारीच असावे दोही कडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम निरूपणी ज्ञान प्रबळे उठोनी जाता हे मावळे मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी श्रीराम ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला गस्तपणे गेला संसार त्याचा श्रीराम घेता ब्रह्म सुखाची गोडी संसारिक मागे वोडी। संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती श्रीराम ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरी पुरे एकनही नाही श्रीराम या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित काय करणे निश्चित एकही नाही श्रीराम ऐसा श्रोता करी विनती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही आता त्याचे प्रत्योत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एक आता श्रीराम ब्रह्मची होऊन जे पडिले तेची मुक्तपदास गेले येर ते काय बुडाले व्यासादिक श्रीराम श्रोता विनती करी पुढती शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती दोघेचे मुक्त आदियंती बोलतसे श्रीराम वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनी अभाव कैसा धरावा श्रीराम ऐसा श्रोता वेदाधारे देता आला प्रत्योत्तरे दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले श्रीराम वक्ता बोले या उपरी दोघेची मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणास आहे श्रीराम बहुषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी ज्वाले पुरुष समाधानी असंख्यात श्रीराम प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौ नक भीष्म रुक्माङ्गदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानि मान्न परमभागवता स्मरामि कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्ध प्रबुद्ध आविर्होत्रोऽथ द्रुमिलः चमसः करभाजनः याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदिकरुणदिगम्बर विदेहादिक श्रीराम शुक वामदेव मुक्त झाले येर हे अवघेच बुडाले या वचना विश्वासले ते पढत मूर्ख श्रीराम तरी वेद कैसे बोलिला तो काये तुम्ही मिथ्या केला ऐकोनी वक्ता देता जाला प्रत्योत्तर श्रीराम वेद बोलिला पूर्व पक्ष, मूर्ख तेथेच लावी लक्ष साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे न मने श्रीराम तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदाचे निउद्धरिले न वचे कोणा श्रीराम वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उधरावया श्रीराम वेदाक्षर घडे जासी तो बोलिजे पुण्यरासी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे श्रीराम वेदशास्त्र पुराण भाग्य जालिया श्रवण तेने होईजे पावन हे बोलती साधू श्रीराम श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती श्रीराम वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईणी अगाध महिमा व्यासवाणी वदोन गेली श्रीराम एकाक्षर होता श्रवण तत्काळची होईजे पावन ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले श्रीराम दोही वेगळा तिजा नुधरे, तरी महिमा कैचा उरे असो हे जाणीजे चतुरे येरा गथा गोवी श्रीराम वेद शास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघा वाचून तिसरा कोणे उद्धरावा श्रीराम म्हणसी काष्ठी लागो न पडला तोची एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम शुक मुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार श्रीराम अचेतन ब्रह्माकार असताशुक योगेश्वर तरी सारा सार विचार बोलणे न घडे श्रीराम जो ब्रह्माकार झाला तो काष्ठ होऊन पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे श्रीराम क्षण एक ब्रह्मची भावे, क्षण एक दृश्य धांडोळावे नाना दृष्टांती संपादावे वगतृत्वासी श्रीराम असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण तया अंगी बद्धपण लावू नये की श्रीराम म्हणोनी बोलता बो चालता निचेष्टित पडिले नसता लाभे सायोज्यता सद्गुरुबोधे श्रीराम एक मुक्त एक नित्यमुक्त एक जाणावे जीवनमुक्त एक योगी विदेहमुक्त समाधानी श्रीराम सचेतनते जीवनमुक्त अचेतनते विदेहमुक्त दोही वेगळे नित्ययुक्मुक्त योगेश्वर जाणावे श्रीराम स्वरूपबोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्तता ताटस्तता आणि स्तब्धता हा देह समंधू श्रीराम येथे अनुभवाशी कारण येर सर्व निकारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम कंठमर्यादा जेविला त्यास म्हणती भुकेला तेणे शब्दे जाजावला हेतो घडेना श्रीराम स्वरूपी नाही देहो तेथे सा संदेहो बद्ध सा भावो देहाचकडे श्रीराम देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हेती तेथे शुकाची कोणगती, मुक्तपणाची श्रीराम मुक्तपण हेची बद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध स्वस्वरूप स्वतसिद्ध बद्धना मुक्त श्रीराम मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाई जे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न सटे श्रीराम पासून सुटला तोची एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम जयास बाधावे ते वाव तेथे कैचा मुक्त भाव पाहो जाता सकळवाव गुणवार्ता श्रीराम बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वा न मे मोक्षो न बन्धनं तत्त्वज्ञात्वा परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया श्रीराम जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणे श्री श्रीराम बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नभे की आपण बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी श्रीराम एवम हा अवघा ब्रह्म अहंतेचा जालाश्रम मायातीत जो विश्राम सेविला नाही श्रीराम असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा ते कल्पना तरी तत्वता साच आहे श्रीराम म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ स्वप्न मिथ्या तत्काळ जागृती सहोये श्रीराम स्वप्नी बद्ध मुक्त झाला जो जागृतीस नाही आला कैचा कोण काये झाला काही कळेना श्रीराम म्हणून मुक्त विश्वजन जयास जाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपणा समूळ वाव श्रीराम बद्धमुक्त हा सदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू श्रीराम आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती ते चिनरूपण श्रोती सावध परिसावे श्रीराम इति गुरु शिष्य संवादे मुक्त निरूपण नाम समास सहवा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास सातवा साधन प्रतिष्ठान निरूपण श्रीराम वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे तेधे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता वोळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे श्रीराम काही दृष्टी सचिन दिसे मनास तेही न भासे न भासे न दिसे कैसे ओळखावे श्रीराम पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार कल्पू जाता अंधकार भरला वाटे श्रीराम कल्पू जाता वाटे काळे ब्रह्म काळे ना पिवळे आरक्त निळे ना धवळे वर्णरहित श्रीराम जया वर्ण व्यक्ती नसे भाषाहूनी अनारिसे रूपची नाही कैसे ओळखावे श्रीराम न दिसता ओळखण किती धरावी आपण हे तो श्रमासीच कारण होतसे श्रीराम जो निर्गुण गुणातीत जो अदृश्य अव्यक्त जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष श्रीराम रूपाय निर्गुणाय गुणात्मने जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः अचिंत्यतेची चिंतावे अव्यक्तास आठवावे निर्गुणास ओळखावे कोणे परी श्रीराम जे दृष्टी सचिन पडे जे मनासही नातुडे तया कैसे पाहाणे घडे निर्गुणासी श्रीराम असंगाचा संग धरणे निरावलंबी वास करणे निशब्दासी अनुवादने कोणे परी श्रीराम अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे श्रीराम आता ध्यानची सोडावे अनुसंधान ते मोडावे तरी मागुते पडावे माहा संशयी श्रीराम द्वैताच्या भेणे अंतरी न पाहिजे तरी तेने समाधानावरी कदा असेचिना श्रीराम सवे लाविता सवे पडे सवे पडता वस्तू वातुडे नित्यानित्य विचारे घडे समाधान श्रीराम वस्तु चिंतिता द्वैत उपजे सोडी करिता काहीच चनुमजे शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण श्रीराम म्हणून विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा अहम भाव वोसरावा परितो वोसरेना श्रीराम प्रब्रह्मते अद्वैत कल्पिताच उठे द्वैत तेथे हेत आणि दृष्टांत काहीच नचले श्रीराम ते आठविता विसरी की ते का ते विसरोनी आठविजे जाणोनिया नेणिजे परब्रह्मदे श्रीराम त्यास न भेटता होये भेटी भेटो जाता पडे तुटी ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम ते साधू जाता साधवेना ना तरी सोडिता सुटेना लागला संबंध तुटेना निरंतर श्रीराम ते असतची सदा असे ना तरी पाहाता दुरासे न पाहाता प्रकाशे जैसे तेथे जेथे तेथे श्रीराम जेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची उपाये हे अनुभवे विणकाये उमजो जाणे श्रीराम ते नुमजताच उमजे उमजो न काहीच नुमजे ते वृत्ती विणपाविजे निवृत्तीपद श्रीराम ते ध्यानी धरिता नये चिंतनी चिंतावे ते काये मनामध्ये न समाये परब्रह्मते श्रीराम त्यास उपमे द्यावे जळ तरी ते निर्मळ निश्चळ विश्व बुडाले सकळ तरी ते कोरडेची असे श्रीराम प्रकाशा प्रकाशासारिखे अथवा नभे काळोखे आता ते कासयासारखे सांगावे हो श्रीराम ऐसे निरंजन कदा नव्हे दृश्यमान लावावे ते अनुसंधान कोणे परी श्रीराम अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता तेणे मनाचिया माथा संदेह वाजे श्रीराम लटिकेची काये पाहावे कोठे जाऊन राहावे अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा श्रीराम अभावची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य आणि व्यासादिकांचे कृत्य वाऊगे नव्हे श्रीराम म्हणवनी मिथ्या म्हणता नये बहुत ज्ञानाचे उपाये बहुती निर्मिले ते काये मिथ्या म्हणावे श्रीराम अद्वैता ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश सांगता होये पार्वतीश पार्वती प्रती श्रीराम अवधूत गीता केली गोरक्षी सनिरोपिली ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग श्रीराम विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे श्रीराम ब्रह्मा नारद उपदेशित चतुश्लोकी भागवत पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले श्रीराम वसिष्ठ सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता श्रीराम ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती अद्वैत ज्ञान आदियंती सत्यची असे श्रीराम म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन प्रज्ञे रहित जे जन तयासी हे कळेना श्रीराम जेथे शेषाची प्रज्ञा मंदली श्रुती समौन्य मुद्रा पडिली जाणपणे न वचे वदली स्वरूपस्थिती श्रीराम आपणास नुमजे बरवे म्हणवनी मिथ्या कैचे करावे ना तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे श्रीराम मिथ्यतेची सत्य झाले सत्य असोन मिथ्य केले संदेह सागरी बुडाले अकस्मात मन श्रीराम मनास कल्पायाची सवे मने कल्पिले ते नव्हे तेने गुणे संदेह धावे मी पणाचे निबंधे श्रीराम तरी तो पथची मोडावा मग परमात्मा जोडावा समूळ संदेह तोडावा साधुचे संगती श्रीराम मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना मी पण सोडिता सुटेना काही केल्या श्रीराम मी पणे वस्तू ना कळे मी पणे भक्ती मावळे पणे शक्ती गळे वैराग्याची श्रीराम मी पणे प्रपंच न घडे पणे परमार्थ बुडे पणे सकळ हि उडे येश कीर्ती प्रताप श्रीराम पणे मित्री तुटे मी पणे प्रीती आटे मी पणे लिगटे अभिमान आंगी श्रीराम मी पणे विकल्प उठे मीपणे कळह सुटे मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा श्रीराम मी पण कोणासीच न साहे ते भगवंती कैसे निसाहे म्हणवनी मी पण सांडून राहे तोच समाधानी श्रीराम मी पण कैसे त्यागावे ब्रह्म कैसे अनुभवावे समाधान कैसे पावावे कोणा प्रकारे श्रीराम मी पण जाणोनी त्यगावे ब्रह्म होऊनी अनुभवावे समाधान ते पावावे निसंगपणे श्रीराम आणि कयेक समाधान पणे साधन मीपणे विण साधन करू जाणे तोची धन्य समाधानी श्रीराम मी तो ब्रह्मजी जालो स्वतः साधन कोण करील आता ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे श्रीराम ब्रह्मी कल्पना न साहे तेची तेथे उभी राहे तयेसी शोधून पाहे तोची साधू श्रीराम निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे मी पणासी त्यागावे येणे रीती श्रीराम या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे श्रीराम <coughs> जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे येथे कल्पनेच्या नावे शून्य आले श्रीराम <coughs> पदी होऊन चळो नये करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची श्रीराम राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यचे होऊन तत्वता साधन करावे श्रीराम साधन आले देहाच्या माथा आपण देह नव्हे सर्वथा ऐसा करून अकर्ता सहजची झाला श्रीराम देह आपण ऐसे कल्पावे तरी साधन त्यागावे देहातीत अस्ता स्वभावे देह कैचा श्रीराम नाते साधन नाते देह आपला आपण निसंदेह देहीच असोन विदेह स्थिती ऐसी श्रीराम साधने विण ब्रह्म होता लागोपाहे देह ममता आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञानमिसे श्रीराम परमार्थ मिसे अर्थ जागे ध्यान मिसे निद्रा लागे मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता श्रीराम निरूपणे मिसे निंदा घडे संवाद मिसे वेवाद घडे उपाधी मिसे येऊ जडे अभिमान आंगी श्रीराम तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे म्हणे साधनाचे पिसे काये करावे श्रीराम किम करो निपगच्छामी किम गृह्णामी त्यजामी किम आत्मना पूरितं सर्व महाकल्पांबुना यथा वचन आधारी लाविले जैशे शस्त्र फिराविले स्वतः हाणोन घेतले जयापरी श्रीराम तैसा उपायाचा अपाये विपरीतपणे स्वहित जाये साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध श्रीराम साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघोन तेणे गुणे साधन करूच नावडे श्रीराम म्हणती लोक म्हणती हा साधक हेही लज्जा वाटे एक साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही श्रीराम आता असो हे अविद्या अभ्यास सारणी विद्या अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढील शमाशी निरोपिले साधनासी परमार्थाच्या श्रीराम इति श्रीदासबोधे <clears throat> गुरुशिष्यसंवादे समास समाससात्वा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास आठवा श्रवण निरूपण श्रीराम ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी श्रीराम श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होये दृढबुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रीराम श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे अंतरी जडे समाधान श्रीराम श्रवणे आशंका फिटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला श्रीराम श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे श्रीराम श्रवणे मी पण जाये श्रवणे धोका न ये श्रवणे नाना अपाये भस्म होती श्रीराम श्रवणे होये कार्यसिद्धी श्रवणे लागे समाधी श्रवणे घडे सर्वसिद्धी समाधानासी श्रीराम सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण श्रवणे होई जे आपण तदाकार श्रीराम श्रवणे प्रबोध वाढे श्रवणे परज्ञा चढे श्रवणे विषयांसे ओढे तुटोन जाती श्रीराम श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे वस्तू निवळे साधकासी श्रीराम श्रवणे सद्बुद्धी लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंतासी श्रीराम श्रवणे कुसंग तुटे श्रवणे काम वोहटे श्रवणे धोका आटे एक सरा श्रीराम श्रवणे मोहनासे श्रवणे स्फूर्ती प्रकाशे श्रवणे सद्वस्तु भासे श्रीराम श्रवणे होये उत्तमगती श्रवणे आतुडे शांती श्रवणे पाविजे निवृत्ती अचळपद श्रीराम श्रवणा ऐसे सार नाही श्रवणे घडे सर्व काही भवनदीचा प्रवाही तरणोपाव श्रवणे श्रीराम श्रवण भजनाचा आरंभ श्रवणे सर्वी सर्वारंभ श्रवणे होये स्वयंभ सर्व काही श्रीराम प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे वीण न घडे प्राप्ती हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम ऐकिल्या विण कळेना हे ठाऊके आहे जना या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी श्रीराम जे जन्मिले ऐकिलेची नाही तेथे पडिजे संदेही म्हणून या दुजे काही साम्यता न घडे श्रीराम बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता श्रवणे विणतत्वता कार्य न चले श्रीराम न देखता दिनकर पडे अवघा अंधकार श्रवणे विण प्रकार तैसा होये श्रीराम कैसी नवविधा भक्ती कैसी चतुर्विधा मुक्ती कैसी आहे स्थिती हे श्रवणे विण नकळे श्रीराम न कळे षडकर्माचरण न कळे कैसे पुरश्चरण न कळे कैसे उपासन विधियुक्त श्रीराम नाना व्रते नाना दाने नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटने श्रवणे विणन कळती श्रीराम नाना विद्यापिंड ज्ञान नाना तत्वांचे शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विणन कळे श्रीराम आठरा भार वनस्पती एका जळे प्रबळती एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची श्रीराम सकळ जीवा एक पृथ्वी सकळ जीवा एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायो श्रीराम सकळ जीवा एक पैस जयास बोलिजे आकाश सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी श्रीराम तैसे सकळ जीवास मिळोन सार एकची साधन ते हे जाण श्रवण प्राणीमात्रासी श्रीराम नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते सर्वास श्रवणापरते साधनची नाही श्रीराम श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती मुमुक्षाचे साधक अति नेमे चालती श्रीराम साधकाचे होती सिद्ध आंगी बाणता प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकाळास ठाऊके श्रीराम ठाईंचे खळच आंडाळ तेची होती पुण्यशील ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होये पुण्यात्मा अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे श्रीराम तीर्था व्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण श्रीराम नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडिजे औषधी तैसी आहे श्रवणसिद्धी अनुभवी जाणती श्रीराम श्रवणाचा विचार कळे तरीच श्री प्रकटे बळे मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी श्रीराम या नाव जाणावे मनन अर्थालागी सावधान निजध्यासे समाधान होत असे श्रीराम बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अंतरी वोळे निसंदेहता श्रीराम संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान मुक्तपणाचे बंधन जडले पायी श्रीराम मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध मनने शुद्ध वृत्ती होये श्रीराम जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके एक क्षण क्रमू सर्वथा श्रीराम जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तितुके वेर्थ श्रवणे विण होये श्रीराम तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्यनेमे तरावे संसार सागरी श्रीराम सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होये अपहार विषयी श्रीराम आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेच पाहिजे श्रीराम आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पाहावे पुढिले समासी आगवे सांगिजेल श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास आठवा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास नववा श्रवण निरूपण श्रीराम आता श्रवण कैसे करावे तेही जेला घवे ओता श्रोता अवधान घ्यावे एक चित्ते श्रीराम येग वगतृत्व श्रवणी पडे तेणे जाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात श्रीराम ते वगतृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार श्रीराम येक्या ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला तेणे संशयोची वाढला जन्मवरी श्रीराम जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम जेणे सांडिला इहलोक जो परलोकींचा साधक तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम जयास पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविता अद्वैत तेने क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे श्रीराम आवडी सारिखे मिळे तेने सुखची उचंबळे नाही तरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त नवटे श्रीराम प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे पाणी पाणट वाटे जैसे आपणची धावे श्रीराम तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर तेथे पाहिजे सारा सार विचारणा ते श्रीराम जेथे कुळदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती इतर देवांची स्तुती कामानये सर्वथा श्रीराम घेता अनंताचा व्रता तेथे न लगे भगवद्गीता साधुजनाशी वार्ता फळाशेच नाही श्रीराम वीर कंकण घालिता नाखी परीते शोभा पावेना की जेथील तेथे आणि की कामा सर्वथा श्रीराम नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली विपरीत करून वाचली तरी ते विलक्षण श्रीराम मलार महात्म्य द्वारकेशी द्वारका महात्म नेले काशी काशी महात्म व्यंकटसी श्रीराम ऐसे सांगता असे वाड परी जेथील तेथेच गोड तैसी ज्ञानियास चाड अद्वैत ग्रंथाची श्रीराम योगियांपुढे राहाण परीक्षवंतांपुढे पाषाण पंडितांपुढे डफगाण शोभान पवे श्रीराम वेदज्ञापुढे जती निस्पृहा पुढे फळश्रुती पुढे पोथी कोकशास्त्राची श्रीराम ब्रह्मचर्यापुढे नाचणी रासक्रीडा निरूपणी राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे श्रीराम तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारी पडे, तेणे त्याचे कैसे घडे समाधान श्रीराम रायासरंकाची आशा तक्रस अंगणे पियुषा संन्याशासी वोवसा उचिष्ट सांडाळी श्रीराम कर्मनिष्ठावशीकरण पंचाक्षरी निरूपण तेथे भंगे अंतःकरण सहजचित्याचे श्रीराम तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथवाचिता समाधान होणार नाही श्रीराम आता असो हे बोलणे जयासी स्वहित करणे तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी श्रीराम आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहाणे अद्वैत स्थळे निवांत समाधान श्रीराम बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्था सतत्वता तारूचकी श्रीराम इतर जे प्रपंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी श्रीराम जेणे परमार्थ वाढे आंगी अनुताप चढे भक्ती साधन आवडे त्या ग्रंथ श्रीराम जो ऐकताच गर्व गळे का ते भ्रांतीच मावळे ना तरी एक सरे वोळे मन भगवंती श्रीराम जेणे होये उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती त्यानाव नाव ग्रंथ श्रीराम जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ श्रीराम जेणे परत्र साधन जेणे ग्रंथे होय ज्ञान जेणे होई पावन त्या नाव ग्रंथ श्रीराम ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे श्रीराम मोक्षे विण फळश्रुती ते दुराशेची पोथी ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे श्रीराम श्रवणी लोभ उमज उपजेल जेथे विवेक कैसा असेल तेथे बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रीराम ऐको निच फळश्रुती पुढे तरी पावोन म्हणती तया जन्म अधोगती सहज चिजाली श्रीराम नाना फळे पक्षी खाती तेणेची तया होये तृप्ती परित्या चकोराचे चित्ती अमृतवसे श्रीराम तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परीते भगवंतांचे अंश भगवंतची इच्छिती श्रीराम ज्ञानी आस पाहिजे ज्ञान भजकास पाहिजे भजन साधकास पाहिजे साधन इथे सारिखे श्रीराम परमार्थ्यास परमार्थ स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ कृपणास पाहिजे अर्थ मनापासुने श्रीराम योगियास पाहिजे योग भोगियास पाहिजे भोग रोगी पाहिजे रोग हरती मात्रा श्रीराम कवीस पाहिजे प्रबंध तार्किकास तर्कवाद भाविकास संवाद गोड वाटे श्रीराम पंडितास पाहिजे वित्पत्ती विद्वासास अधेन प्रीती कळावंता आवडती नाना कळा श्रीराम हरिदासा आवडे कीर्तन शुचिस्मंता संध्यास्नान कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते श्रीराम प्रेमळास पाहिजे करुणा दक्षता पाहिजे विचक्षणा चातुर्य पाहे शहाणा आदरेसी श्रीराम भक्त पाहे मूर्धी मूर्ती ध्यान संगीत पाहे ताळज्ञान ज्ञाने तानमान मूर्छना पाहे श्रीराम योगाभ्यासी पिंडज्ञान तत्वज्ञासी तत्वज्ञान नाडीज्ञानी मात्राज्ञान पाहा तुसे श्रीराम कामिक पाहे कोकशास्त्र चेटकी पाहे चेटक मंत्र यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी श्रीराम टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद तामसास अप्रमाद गोड वाटे श्रीराम मूर्ख होये नादलुब्धी निंदक पाहे उणे संधी पापी पाहे पाप बुद्धी, लावून आंगी श्रीराम एका पाहिजे रसाळ एका पाहिजे पाल्हाळ एका पाहिजे केवळ साबडी भक्ती श्रीराम आगमी पाहे आगम शूर पाहे संग्राम एक ती नाना धर्म इथे सारखे श्रीराम मुक्त पाहे मुक्त लीळा सर्व पाहे सर्व कळा ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे श्रीराम ऐसे सांगावे ते किती आवडी सारखे ऐकती नाना पुस्तके वाचिती सर्व काळ श्रीराम परी परत्र साधने विण नये ते श्रवण जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा श्रीराम गोडी विण गोडपण नाके विण सुलक्षण ज्ञाने विण निरूपण बोलो चिनये श्रीराम आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी श्रीराम म्हणवनी नित्या नित्य विचार जेथे बोलिला सारासार तोच ग्रंथ पैल पार पाववी विवेके श्रीराम इति श्रीदासबोधे निरूपण नाम, समास नववा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास दहावा देहांत निरूपण श्रीराम मिथ्यातेची जाले सत्य सत्यतेची जाले असत्य माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता श्रीराम सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे श्रीराम असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले सत्य असो न हारपले जेथील तेथे श्रीराम वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करीती तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप श्रीराम सत्य असो मिथ्या नसोन सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता श्रीराम ऐशी मायेची करणी कळो आली तत्क्षणी संत संगे निरूपणे विचार घेता श्रीराम मागा जाले निरूपण देखिले आपणासी आपण तेणे बाणली खुण परमार्थाची श्रीराम तेणे समाधान झाले चित्त चैतनी मिळाले निजस्वरूपे ओळखिले निजवस्तूसी श्रीराम प्रारब्धी टाकिला देहो बोधे फिटला संदेहो आता चिपडे अथवा राहो मिथ्या कळीवर श्रीराम ज्ञान यांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार जेथे पडे तेची सार पुण्यभूमी श्रीराम साधुदर्शने दर्शने पावन तीर्थ पुरती त्यांचे मनोरथ न येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे श्रीराम पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त श्रीराम उत्तरा ते उत्तम दक्षिणा ते अधम हा संदेही वसे भ्रम साधू तो निसंदेह श्रीराम शुक्लपक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती राहावे स्मरण गती कारणे श्रीराम इतुके न लगे योगियासी तो जीत की मुक्त पुण्यरासी तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेने श्रीराम देहाचा अंत बरा आला देह सुखरूप गेला त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन श्रीराम जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये श्रीराम जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघोन गेले मुळी धान्येची नाही पेरिले ते उगवेल कैचे श्रीराम जरी केले ईश्वर भजन तरीच होईजे पावन जैसे व्यवहारिता धन राशी माथा लाभे श्रीराम दिधल्या विण पाविजेना पेरिल्या विण उगवेना ऐसे हे वाक्यजना ठाऊकेची आहे श्रीराम न करिता सेवेच्या व्यापारा स्वामी समणे कोठे मुशारा तैसे अंतीय भक्ता नरा स्वहित न घडे श्रीराम जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती असो जे जे जैसे करती ते ते पावती तैसे श्रीराम एवं न करिता भगवत भजन अंती नविजे पावन जरी आले बरे मरण तरी भक्तिवीण अधोगती श्रीराम म्हणून साधूने आपले जीत असताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्याचे श्रीराम जे का मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो तरी धन्य झाले श्रीराम साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त नवटे जनाला मंदबुद्धी स्तव श्रीराम अंतबरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन परी बापुडे अज्ञान नेणती धर्म श्रीराम जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा विवेक बळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे श्रीराम स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार नकळे ब्रह्मादिकाशी श्रीराम तो जीतची असता मेला मरणास मारू निजाला, जन्म मृत्य न स्मरे त्याला विवेक बळे श्रीराम तो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही श्रीराम असो ऐसे साधू जन त्यांचे घडलिया भजन तेणे भजने पावन इतर जन होती श्रीराम सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाच करावा विवेक विवेक केली तर्क फुटे निरूपणी श्रीराम हीच साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचे ही समाधान बाणे साधूच ऐसे श्रीराम <clears throat> जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे श्रीराम ऐसे संतांसे महिमान संत संगे होते ज्ञान सत्संगा परते साधन आणिक नाही श्रीराम गुरुभजनाचे नि आधारे निरूपणाचे नि विचारे शुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे श्रीराम देह मिथ्या जाणोनि जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे श्रीराम श्रीची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जैसे बाळक वाढवी माता नाना येतने करुने श्रीराम म्हणून सद्गुरुचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरुविण समाधान आणिक नाही श्रीराम सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा सेवट ते सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम सद्गुरु भजना परते काही मोक्षदा दुसरे नाही जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता श्रीराम तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रती सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे श्रीराम जो ये ग्रंथीचा विवेक विवंसून पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणो नये प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहाता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी श्रीराम ते प्राकृत म्हणो नये जेथे ज्ञानाचे उपाये मूर्खाशी हे कळे काये मरकटा नारिकेळ जैसे श्रीराम आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे शिंपी मधील मुक्त उणे म्हणून ये श्रीराम जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आदियंती अनर्वाच्य श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास दहावा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ